श्रीराम समर्थ पंचिका तेरावी समास पाचवा कर्मा कर्णानुकार ज्याची वासना नष्ट झाली त्याला कर्माचे काही प्रयोजन नाही अहंते वाचून निष्कर्मपणालाही काही अर्थ नाही अशा ज्ञात्याला ना समाधीची गरज ना जपध्यानाची असे श्रुतीचेच वचन आहे याच अर्थाची स्मृतीचीही अनेक प्रमाणे आहेत अकाम निष्काम आणि वाप्तकाम या तिघांपेक्षा पूर्णकाम वेगळं आहे आत्माराम तर नेहमी सर्व समाधानांचे विश्रांती स्थान आहे बाह्य विषयांवरची कामना गेली आहे अशा स्थितीला अकामता म्हणतात आत्मदर्शनाने त्या ज्ञानालाच सहज निष्कामता प्राप्त होते जो आत्मलाभाने मनात संतुष्ट झालेला असतो त्याला आप्तकाम म्हणतात आणि ज्याची प्राप्तीची इच्छाच शांत झाली आहे त्याला पूर्ण काम असे म्हणतात आपला आपण सहजपणाने राहत असताना त्याला लाभ तरी कसे म्हणायचे जिथे आप्तकाम असेही म्हणता येत नाही तिथे कर्म निष्कर्म हे शब्द तरी कसे वापरता येतील श्रुती आणि अनुभव या दोन्ही निकषांनी त्याच्या ठिकाणी विधी आणि निषेध उत्पन्नही होत नाहीत आणि नाशही पावत नाहीत अशा ज्ञात्याला अमुक प्रकारचा असे कसे म्हणता येईल ज्ञाता विधिनिषेधांच्या पलीकडे पोचलेला असतो त्याचे विशिष्ट प्रकारचा असे वर्णन करता येत नाही त्याच्या बाबतीत कर्मज्ञान समुच्चय हे बोलणे अप्रमाण ठरते त्याला अमुक मार्गच स्वीकार अमुक स्वीकारू नकोस असे सांगता येत नाही कारण वेद सुद्धा त्याला आज्ञा करायला घाबरतो तो म्हणतो त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागू दे यावर श्रोता म्हणतो की भगवद्गीतेत कृष्णाचे वचन असे आहे की कर्मानेच सिद्धी प्राप्त होते आणि आसक्तीरहित समाधानी अशा जनकालाही विविध कर्मांचे बंधन होते असे सांगितले आहे यावर वक्ता म्हणतो श्रीकृष्णाच्या अनेक उद्गारापैकी तू फक्त एवढा एकच उद्धार ऐकलास इतर अनेक उद्गार तू ऐकतच नाहीस त्याच गीतेत म्हटले आहे की त्या महापुरुषाला कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन नाही हेही श्रीकृष्णाचेच वचन आहे त्याच्या अर्थानुसार ज्ञात्याला कर्म आणि अकर्म या दोन्हीचेही प्रयोजन नाही राजाला द्वारपालाची आज्ञा पाळायचे बंधन असते काय श्रोता म्हणतो की त्याला प्रयोजन असो नसो पण लोकोपकारासाठी तरी त्याला कर्म करणे असावे श्रीकृष्ण विहित कर्माचा अतिशयच आग्रह धरतो श्रेष्ठ लोक ज्याप्रमाणे आचरण करतात ते पाहून इतर लोकही त्याप्रमाणे वर्तन करत असतात त्यामुळे ज्ञात्याने कर्म केले पाहिजे हा विधी होय यावर वक्ता म्हणतो की थांब श्रीकृष्णाने ज्ञात्याला कर्म केलेच पाहिजे असा नियम केलेला नाही करणे न करणे हे सर्वस्वी ज्ञात्याच्या स्वाधीन आहे त्याची इच्छा असेल तर तो करीलही वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञात्याला लोकच भिन्नपणे ज्ञात नसतात ते खरेच बुडत असतील तरच त्यांना तारणार ना मुळात बंधच नसेल तर मोक्ष कसा संभवेल जरी श्रीकृष्ण म्हणाला की मीही कर्मे करतो तरी त्याने ज्ञात्याला हा नियम केलेला नाही तुम्ही करा की न करा श्रीकृष्णाला निश्चयच म्हणजे नियम करायचाच असता तर सर्व भौतिकात आणि भूतात ज्ञात्याला काही अर्थ वाटत नाही असे श्रीकृष्ण म्हणाला असता मग असे श्रीकृष्ण म्हणालाच नसता त्यावर श्रोता म्हणतो भगवंताला कर्मात काय फायदा होता पण लोकरीतीप्रमाणे तो कष्टपूर्वक कर्म करतच होता त्यावर वक्ता म्हणतो सर्व देव प्रवृत्तीचा अभिमान बाळगणारे आहेत त्यांना कर्मे करणे हे आवश्यकच आहे असे वाटते पण ज्ञात्याला कर्माची जरुरी नाही कारण हे सर्व दृश्य विश्व हे माईकाची सोंगे आहेत म्हणून त्यासंबंधीचे कर्तव्य कर अकर्तव्य काय असा विचार करणे त्याने लगेच टाकून दिले आहे तथापि लोकरीतीप्रमाणे त्याने काही आचरण केले तर त्याच्या समाधानात काय उणे अधिक होणार आहे ज्या ठिकाणी कर्म करणाऱ्यांचा मेळावा जमला असेल त्या ठिकाणी तो नाकही धरील बापाने आपल्या मुलाबरोबर खेळायला मुलं जमवली तर त्यांच्याबरोबर तोही चक्र इत्यादी खेळ खेळत नाही काय ज्ञान हे मन वाणी यांच्या टप्प्या पलीकडचे आहे आणि इंद्रियांच्या व्यापारातून कर्मे निभसतात असा परस्पर विषयभेद असल्याने ज्ञाता कर्माचा उच्छेद करत नाही की कर्मी ज्ञानाचा करत नाही कर्मी लोकांच्या समाजात ज्ञाता कर्माची स्तुती करेल आणि मुमुक्षुला साधकाला हे का निष्फळ करता असे विचारित बसेल त्या ठिकाणी स्वत कर्माचा त्याग करेल आणि त्यांनाही कर्मे करू देणार नाही उलट त्यांना श्रवण मनन याकडे वळवून त्यांच्याकडून ब्रह्माभ्यास करवून घेईल त्यांना कर्म करायला काहीच उरलेले नसते ज्ञाते निसंदेह झालेले असतात पण ते शरणागताची कधीही अपे उपेक्षा करत नाहीत मुमुक्षूच्या कृपेसाठी स्वतः सायास करून त्यांना ते करायला लावतात त्यांच्या बाबतीत करते असा शब्द वापरूच नाही म्हणून ज्ञात्याला कर्म अकर्म निष्कर्म असा भ्रम नसतोच कारण तो कर्म निष्कर्म इत्यादींच्या पलीकडे गेलेला असतो तो स्वतःच आत्माराम झालेला असतो इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे कर्माकरणानुकारे पंचम समासा इति पंचिका संपूर्णा श्रीराम समर्थ